ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी ब्याऐंशीवा श्रीकृष्ण बलरामाशी गोप गोपींशी भेट शुकाचार्य म्हणाला असेच एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत निवास करीत असताना प्रलयाच्या वेळी लागावे तशी खग्रास सूर्यग्रहण लागले परीक्षिता लोकांना त्या ग्रहणाबद्दल अगोदरच समजले होते म्हणून सर्वजण आपले कल्याण व्हावे या उद्देशाने स्नानदान इत्यादी करण्यासाठी समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आले जेथे शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा परशुरामाने सगळी पृथ्वी क्षत्रिहीन करून राजांच्या रक्ताने मोठमोठे डोह बनवले होते तेच हे क्षेत्र जसा एखादा सामान्य मनुष्य आपले पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित घेतो त्याचप्रमाणे सर्व शक्तिमान भगवान परशुरामाने स्वतःशी पापकर्माचा काहीही संबंध नसूनही लोकांना सदाचरणाचे शिक्षण देण्यासाठी इथे यज्ञ केला होता परीक्षिता या महान तीर्थयात्रेच्या मुहूर्तावर भारतवर्षाच्या सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्री आली होती त्यामध्ये अक्रूर वसुदेव उग्रसेन इत्यादी वृष्णी तसेच गद प्रद्युम्न सांब इत्यादी अन्य यादवसुद्धा आपापल्या पापांचा नाश करण्यासाठी तिथे आली होती अनिरुद्ध आणि सेनापती कृतवर्मा हे दोघेजण सुचंद्र शुक सारण इत्यादीसह नगराचे रक्षण करण्यासाठी म्हणून द्वारकेत राहिले होते अत्यंत तेजस्वी यादवानी गळ्यात सोन्याचे हार दिव्य पुष्पमाळा बहुमोल वस्त्रे आणि कवचे धारण केली होती ते आपल्या पत्न्यासह जाताना देवासारखे शोभत होते देवतांच्या विमानासारखे रथ समुद्रावरील लाटाप्रमाणे चालणारे घोडे ढगासारखे काळी गर्जना करणारी हत्ती आणि विद्या घरांसारखी कांती असणारे पायदळ त्यांच्याबरोबर होते त्या थोर यादवानी तिथे पोहोचल्यावर एकाग्र चित्ताने स्नान करून उपवास केला नंतर त्यांनी ब्राह्मणांना ज्यांना सुंदर वस्त्रांच्या झुली फुलांच्या माळा आणि सोन्याच्या सखळ्या गळ्यात घातल्या होत्या अशा गायी दान दिल्या यानंतर ग्रहण सुटल्यानंतर त्यांनी परशुराम तीर्थात विधीपूर्वक स्नान केले आणि सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर पकवानांचे भोजन दिले हे सर्व त्यांनी श्रीकृष्णांच्या ठिकाणी भक्ती जडावी म्हणून केले होते श्रीकृष्णांनाच आपला देव मानणाऱ्या त्यांनी त्यांच्या अनुमतीने स्वतः भोजन केले आणि मग दाट सावली असलेल्या वृक्षांच्या खाली आपापल्या इच्छेनुसार ते बसले नंतर त्यांनी आपल्या सुरदानी संबंधित राजांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले तेथे मत्स्य उशिनर कोसल विदर्भ कुरुस संजय कांबोज कैकई मद्र कुंती अनर्थ केरळ इत्यादी ठिकाणचे स्वपक्षांचे आणि अन्य पक्षांचे शेकडो राजे आले होते परीक्षिता या व्यतिरिक्त नंद इत्यादी गोपमित्र तसेच भगवंताच्या दर्शनासाठी पुष्कळ दिवसापासून उत्खंठित झालेल्या गोपी सुद्धा तिथे आल्या होत्या यादव या सर्वांना भेटली एकमेकांना भेटून सर्वांना अतिशय आनंद झाला त्यामुळे सर्वांची कमळे आणि मुखकमळे प्रफुल्लित झाली सर्वजण एकमेकांना मिठीत घेऊन आलिंगन देत त्यावेळी परस्परांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हात अंगावर रोमांच येत प्रेमाने तोंडातून शब्द फुटत नसे आणि सर्वजण आनंद समुद्रात डुंबू लागत स्त्रिया सुद्धा एकमेकींना पाहून अत्यंत स्नेहाने मंदहास्ययुक्त नजरेने एकमेकीकडे पाहत एकमेकींना बाहूंनी घट्ट धरून आलिंगन देऊ लागल्या त्यावेळी केशर लावलेली त्यांची वक्षस्थळे एकमेकींच्या वक्षस्थळांना भिडू लागली आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले तिथे वयाने लहान असणाऱ्यांनी मोठ्यांना नमस्कार केला आणि त्या नमस्कार करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांनी नमस्कार केला नंतर एकमेकांचे स्वागत करून आणि खाली खुशाली विचारून ते भगवान श्रीकृष्णांच्या मधुर लिलांविषयी आपापसात बोलू लागले कुंती आपले भाऊ बहिणी त्यांचे मुले माता पिता भाऊजयी आणि श्रीकृष्णांना भेटून व त्यांच्याशी बोलून आपले दुःख विसरले कुंती वसुदेवांना म्हणाली दादा मी स्वतःला फार दुर्दैवी समजते कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असून त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण आली नाही दादा दैव ज्याला प्रतिकूल असते त्याला हितचिंतक संबंधी पुत्र भाऊ किंबहुना मातापिता सुद्धा विसरतात हेच खरे वसुदेव म्हणाले ताई आम्हाला दोष देऊ नकोस सगळेजण दैवाच्या हातातील खेळणे आहेत कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनेच कर्मे करतात किंवा तसे त्यांना करावे लागते ताई कंसाच्या छळामुळे आम्ही देशोधडीला लागलो होतो थोड्याच दिवसापूर्वी सुदैवाने पुन्हा आमच्या जागी आलो शुक म्हणाला तिथे आलेल्या राजांचा वसुदेव उग्रसेन इत्यादी यादवांनी सत्कार केला श्रीकृष्णाच्या दर्शनामुळे त्यांना परमानंद झाला परीक्षिता भीष्म द्रोणाचार्य धृतराष्ट्र पुत्रासह गांधारी पत्न्यांसह पांडव कुंती संजय विदूर कृपाचार्य कुंती भोज विराट भीष्मक नग्नजित पुरुजित द्रुपद शल्य धृष्टकेतू काशीराज दमघोष विशालाक्ष मिथिला नरेश मद्र नरेश केकई नरेश युधामन्नू सुशर्मा पुत्रासह बाल्लिक आणि युधिष्ठिराचे अनुयायी अन्य राजे राण्यांसह भगवान श्रीकृष्णांचा लक्ष्मीचे निवासस्थान असलेला स्त्रीविग्रह पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले नंतर रामकृष्णाकडून चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त झालेले ते मोठ्या आनंदाने श्रीकृष्णांचे सोजन असणाऱ्या यादवांची प्रशंसा करू लागले ते म्हणाले हे भोजराज या जगामध्ये मात्रा तुमचेच जीवन धन्य आहे कारण योग्यांनाही दुर्लभ असे श्रीकृष्णांचे दर्शन तुम्हाला नेहमीच होत असते ज्यांची वेदांनी गायलेली कीर्ती चरणतीर्थ असे गंगाजल आणि ज्यांची वाणी म्हणजेच वेद या जगाला अत्यंत पवित्र करीत आहेत काळामुळे सगळे वैभव नष्ट झालेली पृथ्वी ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुन्हा सर्व शक्तिसंपन्न होऊन आमच्या सर्व अभिलाषा पूर्ण करू लागली त्या श्रीकृष्णाशी तुमचा कौटुंबिक आणि गोत्र संबंध आहे एवढेच काय तुम्हाला नेहमी त्यांचे दर्शन होऊन त्यांना स्पर्श करता येतो तुम्ही त्यांच्याबरोबर चालता बोलता निसता बसता आणि खाता पिता खरे तर संसार चक्राचे कारण असलेल्या ग्रहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या तुमच्या घरी स्वर्ग मोक्ष मिटवणारे सर्वव्यापक विष्णू स्वतः उतरले आहेत शुक म्हणाला श्रीकृष्ण इत्यादी यदू तिथे आले आहेत असे जेव्हा नंदबाबांना समजले तेव्हा ते गोपासह आपली सगळी सामग्री गाड्यावर घालून त्यांना भेटण्यासाठी तिथे आले त्यांना पाहून यादवांना अतिशय आनंद झाला मृत शरीरामध्ये प्राणाचा संचार झाल्याप्रमाणे ते उठून उभे राहिले पुष्कळ दिवसापासून ते एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते म्हणूनच ते एकमेकांना बराच वेळपर्यंत गाढ आलिंगन देत राहिले अत्यंत प्रेमाने आनंदाने मन भरून येऊन वसुदेवाने नंदाना हृदयाशी कवटाळले कंसाने दिलेला त्रास आणि पुत्राला गोकुळात नेऊन ठेवणे या गोष्टी त्यांना यावेळी आठवल्या नंद यशोदा यांनी रामकृष्णांना मिठीत घेतली नंतर त्यांनी माता पित्यांच्या चरणांना वंदन केले परिस्थिता प्रेमाने त्यांची गळे दाटून आल्याने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना भाग्यवती यशोदा आणि नंद यांनी त्या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून घेतली आणि दोन्ही हातांनी त्यांना गाढ आलिंगन दिली त्यामुळे त्यांची सर्व दुःख नाहीशी झाली रोहिणी आणि देवकी या दोघींनी व्रजर आणि यशोदेला आलिंगन दिले त्यांच्याशी यशोदेने जे मैत्रीपूर्ण वर्तन केले होते त्याचे आठवण होऊन दोघींचे गळे दाटून आले त्या म्हणाल्या अगं यशोदे आमच्याशी तुमची जी अतूट मैत्री आहे तिची त्या बदल्यामध्ये इंद्राच्या ऐश्वर देऊनही आम्ही कधी परतफेड करू शकणार नाही हे देवी बलराम आणि श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या आईवडिलांना पाहिलेही नव्हते अशा वयात यांच्या वडिलांनी या दोघांना आपल्या स्वाधीन केले होते त्यावेळी पापण्या डोळ्यातील बुबळांचे रक्षण करतात त्याप्रमाणे आपण या दोघांचे रक्षण केले तसेच आपण यांना प्रेम दिले यांचे पालनपोषण करून यांच्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी केल्या आपल्यामुळे हे निर्भय राहिले हेही बरोबरच आहे कारण आपल्यासारख्या सत्पुरुषांच्या दृष्टीत आपला प्रकार असा भेदभावच नसतो शुक म्हणाला परम प्रियतम श्रीकृष्ण फार दिवसांनी दिसल्यामुळे त्यांना पाहताच जेव्हा गोपींच्या पापण्यांची उघडजाप होई तेव्हा त्या पापण्या निर्माण करणाऱ्याला शिवाशाप देऊ लागल्या डोळ्यामधून त्यांनी प्रियतमला हृदयात नेऊन गाद आलिंगन दिले आणि त्या तन्मयी होऊन गेल्या नेहमी ध्यान करणाऱ्या योग्यांनाही जो भाव प्राप्त होणे दुर्लभ तो भाव आज त्यांना प्राप्त झाला श्रीकृष्णांनी त्यांची ही स्थिती पाहून ते एकांतात त्यांच्या जवळ गेले नंतर त्यांना आलिंगन देऊन त्यांची खुशाली विचारून हसत हसत त्यांना म्हणाले सख्यानो आम्ही आपल्या बांधवांचे काम करण्यासाठी म्हणून व्रजाबाहेर गेलो आणि तेथे शत्रूंचा नाश करण्यात गुंतल्यामुळे मध्ये पुष्कळ दिवस निघून गेले तुम्हाला आमची कधीही आठवण येत होती काय मी कृथग नाही अशी शंका येऊन आमच्याविषयी तुमच्या मनात वेडेवाकडे विचार आले नाहीत ना खरे तर प्राण्यांची भेट आणि वियोग हे सर्व घडवणारे भगवंतच आहेत वायू ज्याप्रमाणे ढग गवत कापूस आणि धूळ यांना एकमेकाजवळ आणतो आणि पुन्हा वेगवेगळे करतो त्याचप्रमाणे विश्व निर्माते भगवान सुद्धा सगळ्यांचा संयोग आणि वियोग करीत असतात सुदैवाने तुम्हाला माझे असे प्रेम मिळाले आहे की जे माझी प्राप्ती करून देणारे आहे कारण माझ्या ठिकाणी असलेली भक्ती प्राण्यांना मोक्ष देण्याला समर्थ आहे गोपीनो ज्याप्रमाणे भौतिक पदार्थांच्या आधी मध्य आणि शेवटी आणि आत बाहेर त्यांना कारणीभूत असणारी पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश ही पंचमहाभूती असतात त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी मध्ये शेवटी आणि आत बाहेर फक्त मीच असतो सर्व पदार्थांमध्ये हीच पंचमहाभूते कारण रूपाने राहिली आहेत आणि आत्मा रूपाने राहिला आहे परंतु या दोघांच्याही पलीकडील अविनाशी सत्य असणाऱ्या माझ्यामध्येच भूते व जीव प्रतीत होतात असे जाणार शुक म्हणाला अशा प्रकारे श्रीकृष्णाने गोपींना अध्यात्म ज्ञान दिले या उपदेशाचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले आणि त्या भगवंताशी एकरूप झाल्या त्या म्हणाल्या हे कमलनाभ अगाध बोध संपन्न योगेश्वर आपल्या हृदयात ज्या आपल्या चरण कमलांचे चिंतन करीत असतात संसाररूपी विहिरीत पडलेले लोक त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्यांचा आश्रय घेतात ते आपले चरणकमल प्रपंचातील कामे करीत असतानाही नेहमी आमच्या हृदयात विराजमान राहूत एवढीच कृपा करा या ठिकाणी ब्याऐंशीवा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू